दुपारी साधारणतः बारा साडेबाराची वेळ असावी बहादूरगडच्या छावणीत बहादूर खान कोकलताज खानेजंग फिरोजजंग मोठ्या आरामात आपल्या आलिशान छावणीतल्या लोडाला टेकून आपल्या मोठ्या भरलेल्या पोटावर हात फिरवत होता नुकतंच त्याचं भरपेट जेवण झालेलं होतं गुडगुड आवाज करीत तो मोठ्या मजेनं हुक्का पित होता पावसाळा नुकताच सुरू झाला होता आणि सगळीकडं हलकी हलकी हिरवळ उगवली होती आजही ढगाळ वातावरण होतं पावसाळ्यात बऱ्याच वेळा युद्ध मोहिमा या थंडच असायच्या चमचमीत भरपेट जेवणामुळे कोकलताज बहादूर खानला चांगलीच सुस्ती चढली होती त्याचे डोळे जड झाले होते या मदहोश पावसाळी थंड वातावरणात रोज दुपारी उबदार मऊ मऊ दुलई अंगावर घेऊन दोन चार तास मस्तपैकी हातपाय ताणून चांगली झोप काढायची हा त्याचा रोजचाच उपक्रम होता आजही तो तसंच करणार होता हुक्का पिऊन झाल्यानंतर त्यानं आपल्या दुलईलाही हात घातला पण तेवढ्यात खाड खाड खाड असा घोड्यांच्या टापांचा आवाज झाला आणि एक मुघल घोडेस्वार घोड्यावरनं लगबगीनं उतरून त्याच्या समोर उभा राहिला हुजूर हुजूर त्या घोडेस्वाराचा श्वास फुललेला होता आणि संपूर्ण अंग घामानं डबडबलेलं होतं क्या हुआ इतने क्यू डरे हो क्या आसमान फटपडा आहे क्या कोकलताज बहादूर खानानं त्या घोडेस्वाराला विचारलं तो मुघल निरोप्या घोडेस्वार आपल्या श्वासांवर नियंत्रण ठेवत म्हणाला वो आ रहे हुजूर हम पर हमला करने के लिए वो आ रहे आता मात्र बहादूर खानची सुस्ती पळाली तो ताडकन उठून उभा राहिला आणि तो ओरडला कौन आ रहे हम पे हमला करने किसकी मौत उसको यहां लाई है जो इस बहादुर खान कोकलताश खान जंग फिरोज खान को ललकारने की जरूरत कर रहा है हमारे शमशीर का लोहा पूरा हिंदुस्तान जानता है यावर त्या घोडेस्वाराने उत्तर दिलं हुजूर मरहट्टे आ रहे कम से कम तीन चार हजार की घुड़सवार फौज है हमारे नजरबाज ने बताया कि बहुत तेजी से दौड़कर बहुत ही उम्दा और ताकतवर घोड़ों पे सवार होकर मरहट्टे आ रहे हैं लगता है कि बिल्कुल एक घंटे के अंदर ही वो यहाँ पहुंच जाएंगे आता मात्र बहादुर खान कोकलताश चक्रावला मरहट्टे और दिन में और वो भी सामने से लड़कर हमला करने के लिए आए हैं और वो भी बहादुरगढ़ जैसी लश्करी थाने पर इसका मतलब है मरहट्टे जरूर कुछ बड़ी और तगड़ी फौज लाए हैं वरना वह ऐसी करने की जुर्रत ही कर नहीं सकेंगे मरहट्टो को तो ये जरूर मालूम ही होगा कि हमारे पास यहाँ बहादुरगढ़ में 20-25 हजार की घुड़सवार फौज है हमारी पच्चीस हजार के घुड़सवारों से लड़ने के लिए मरहट्टे जरूर तीस पस्तीस हजार की फौज लाए होंगे आणि बहादूर खान कोकलताशनं लगबगीनं लष्करी ताल ठोकायला सांगितलं आणि सगळ्या सैन्य अधिकाऱ्यांना एकत्र जमायला सांगितलं पाचच मिनिटात सर्व लष्करी अधिकारी बहादूर खान कोकलताशच्या छावणीत जमा झाले बहादूर खान कोकलताशन आदेश दिला जल से जल हमारे जितने भी सिपाही है सबको तैयार करो ऊंटों पर हल्की हल्की तोपे चढ़ा दो आधे घंटे के अंदर मुझे सारी बोझ मुस्तैद चाहिए खुदा की रहमत के आज हमें बहुत अच्छा मौका आया है चूहे पहली बार पहाड़ी बिलों से बाहर निकलकर खुले मैदान में आए हैं और हमें चुनौती दे रहे हैं इस शिवाजी की सारी फौज को मैं आज नेस्तनाबत करके ही दम लूंगा जाओ तैयार करो सारी फौज को आणि खान खानच्या छावणीत एकच गोंधळ वाजला झांजा ढोल ताशा मुघली रणवाद्य वाजू लागली लोखंडी ताल ठणाणू लागले आणि सागळी फौज गडबडीनं तयार होऊ लागली घोड्यांवर लगबगीनं खुगीर चढवली जाऊ लागली कमरेला तलवारी लटकवलेले पठाण उजबेक काही महाराष्ट्रीयन हपशे अनेक प्रकारचे शिपाई घोड्यांवर स्वार झाले उंटांवर छोट्या छोट्या तोफा चढून तोफची चढले बंदूकबाजांनी बंदुका ठासून घेतल्या आणि अर्ध्या पाऊन तासाच्या आतच वीस पंचवीस हजारांची मुघली घोडसवारी फौज बहादूर खान कोकलतासच्या समोर उभी होती बहादूरगडचा किल्ला हा एक भुईकोट किल्ला होता औरंगाबाद आणि बुरहानपूर नंतर बहादूरगड ही मोगलांची दक्षिणेतील सर्वात मोठी सैन्य छावणी होती श्रीगोंद्यापासून फक्त एकोणावीस किलोमीटर तर दौंडपासून सतरा किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी अतिशय विस्तृत जागेवर हा भुईकोट किल्ला आहे हे लष्करी ठाणं पेडगावला मूळ देवगिरीच्या यादवांनी बांधलं इथं पूर्वी सतरा पेठा होत्या त्यामुळेच त्या गावाचं नाव पेठगाव असं पडलं आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन पेडगाव असं पडलं या किल्ल्याच्या परिसरात हेमाडपंथी अतिशय सुंदर सुबक बांधकाम असणारी अनेक मंदिरं देवगिरीच्या यादवांनी इथं बांधली होती यादवानंतर निजामशाही आणि त्यानंतर मुघलांच्या ताब्यात हा पेडगावचा भुईकोट किल्ला आला होता इथला सुभेदार म्हणून औरंगजेबानं त्याचा दूधभाऊ बहादूर खान कोकलताशला नेमलं होतं बहादूर खान हा औरंगजेबाच्या खास मर्जीतला माणूस होता बहादूर खानानं देवगिरीच्या यादवांनी बांधलेल्या सुंदर मंदिरांची नासधूस केली तटबंदीची थोडीफार डागडुजी करून किल्ल्याला मोठ्या दिमाखात स्वतःच्या नावावरून बहादूरगड असं नाव दिलं दक्षिणेचा सगळा महसूल ह्याच छावणीत ठेवला जाई तसंच अनेक किमती व्यापारी मालाची वखार म्हणूनही बहादूरगडाचा वापर केला जाई ह्या बहादूरगडाची आणखी एक काळी ओळख सांगायची झाली तर सोळाशे एकोणनव्वद साली धर्मवीर संभाजी राजांना संगमेश्वरावरून कैद करून ह्याच छावणीत आणण्यात आलं होतं तेव्हापासून बहादूरगडच्या ह्या भुईकोट किल्ल्याला धर्मवीर गड असंही नाव पडलं मुघलांची वीस पंचवीस हजारांची घोडेस्वार फौज अर्ध्या पाऊन तासातच पूर्णपणे सज्ज झाली होती बहादूर खान कोकलता स्वतःही घोड्यावर स्वार झाला होता तेवढ्यात एक निरोप्या सांडणी स्वार पुंटाला पळवत पळवतच आला उतरून लगबगीनं म्हणाला हुजूर मरहट्टो की फौज काष्टी के आगे गुजर चुकी है बस वहा अभी आते ही होंगे मराठी फौजेला वाटेतच गाठण्यासाठी मुघली फौज बहादूर गडापासून संत गतीनं पुढे निघाली लढण्यासाठी सोयीस्कर अशा एका मैदानाजवळ येऊन थांबली मोर्चे लावले गेले आता या मोकळ्या माळराणी मैदानाला मराठ्यांच्या रक्तानं रंगून लाल करीन असा निर्धार बहादूर खान कोकलताशन केला गेल्या कित्येक वर्षांपासून मुघल फौजांचे हात मराठ्यांशी समोरासमोर दोन हात करण्यासाठी सळसळत होते पण गनिमी काव्याचं युद्ध खेळणारे मराठे रात्रीच येऊन छुपे छापे घालायचे भयंकर लुटमार आणि कत्तल माजून रात्रीच अंधारात गायब होऊन जायचे आज हे मरहट्टे पहिल्यांदाच मुघलांसमोर समोरासमोर लढणार होते तेवढ्यात समोरून हर हर महादेवच्या ललकाऱ्या ऐकू आल्या तलवारी उंचावत उमद्या घोड्यावर स्वार मराठे वेगानं दौडत येत होते मराठी घोड्यांचा वेग बाणासारखा प्रचंड होता मग बहादूर खानालाही रणआवेश चढला त्यानं तलवार उंचावून आदेश दिला यलगार दिन दिन म्हणत मुलगली फौज मराठ्यांना भिडण्यासाठी पुढे दौडली दोन्ही फौजा वेगानं एकमेकांच्या जवळ येत होता रणवाद्य जोरात वाजत होती आता काही क्षणातच तलवारी एकमेकांना भिडणार दोन्ही सैन्य एकमेकांवर जोरात आदळणार तेवढ्यात अचानक मराठ्यांच्या तुतार्या वाजल्या तु आणि त्यांनी जागीच आपले घोडे वळवले आणि ते उलट दिशेने पळून जाऊ लागले मराठी पळताना पाहून बहादूर खान गोंधळला आणि तो म्हणाला अरे ये क्या हुआ भाई ये ऐसी काही लढाई रहती है क्या डरपोक साले भाग रहे हैं मराठे पीछा करो उनका आज एक भी मराठा बचना न पाए आज तो इनको मैं दौड़ा दौड़ा कर भगा भगा के मारूंगा आणि मग मुघल फौज वेगाने पळून जाणाऱ्या मराठी फौजेच्या मागे लागली मुघली घोडेस्वार पूर्ण ताकदीने आपले घोडे मराठ्यांच्या मागे पिटाळत होते पण मराठ्यांचे घोडे जास्तच वेगवान आणि दमदार होते वाऱ्याच्या वेगाने ते पळून जात होते मराठ्यांच्या गनिमी काव्याला वैतागलेल्या बहादूर खानानं आज चंगळ धरला होता की आज मराठ्यांना पकडून चांगलीच अद्दल घडवायची आज बिलकुल माघार नाही ह्याच निर्धारानं बहादूर खान पेटलेला होता त्यानं सगळ्या सैनिकांना मराठ्यांचा पाठलाग करण्याचे आदेश दिले मराठी वेगानं दौडत होते आणि त्यामाग मुघल फौजही हिंमत न हारता त्यांचा पाठलाग करत होती आज मराठ्यांना अद्दल घडवायची हा सगळ्यांचाच पक्का निर्धार होता पण चलाक आणि वेगवान मराठे हातीच लागत नव्हते आणि बहादूर खान पिछा सोडत नव्हता मराठ्यांचा पाठलाग करून करून आता जवळजवळ दीड दोन तास झाले होते पण एकही मराठा हाती लागला नव्हता पेडगाव आणि पेडगावचा बहादूरगड आता जवळपास पस्तीस चाळीस किलोमीटर मागे राहिला होता हळूहळू बहादूर खान कोकलतासच्या लक्षात आलं की आपल्या समोर पळणारी मराठी फौज हळूहळू कमी होत आहे प्रत्येक एक दोन किलोमीटर नंतर पाच पन्नास मराठे मध्येच वळण घेऊन गायब होत होते अगोदर अगोदर बहादूर खानाला हे लक्षातच आलं नाही पण दीड दोन तासानंतर जेव्हा समोर पाठलाग करण्यासाठी कुणीच उरलं नाही सगळेच मराठे नाहीसे झाले तेव्हा त्याच्या लक्षात हे आलं की मराठे कुठेतरी गायब झाले आहेत आणि बहादूर खान कोकलताश वैतागला सगळी मुघली फौज पळून पळून दमली होती मुघली घोड्यांच्या नाकातोंडाला फेस आला होता आणि मुघली सैनिकही दफापत होते आता पाठलाग करायलाच समोर कोणी उरलंच नव्हतं मग सगळी मुघली फौज नाईला जाणं माघारी वळवली सगळे तमलेले घोडेस्वार आणि बहादूर खान कोकलताश परत बहादूर गडाकडे निघाला बहादूर खानाच्या एका सैन्य अधिकाऱ्यानं बहादूर खानाच्या या अतुल्य पराक्रमाची खूप तारीफ केली हुजूर क्या यलगार किया आपने सारे के सारे मरहट्टे दुम दबाकर भाग गए डरपोक साले अब वह कभी भी इस तरफ गढ़ की तरफ देखने की भी हिम्मत नहीं करेंगे अगले दो सालों तक मराठे यहां तक मुड़कर भी नहीं देखेंगे बहादूर खानही आपल्या ह्या तारीफेने फार खुश झाला बहादूर खान कोकलताशनं आपली मेहंदी लावून लाल केलेली दाढी मोठ्या प्रेमानं कुरवाळली त्याला मराठ्यांना पिटाळून लावल्याबद्दल स्वतःचाच खूप अभिमान वाटत होता बहादूर खान कोकलताश आपली दाढी कुरवाळत म्हणाला हमने तो भगा दिया उनको लेकिन एक बात तो मरहट्टो की मुझे बहुत गजब की लगी उनके घोड़े इतने उम्दा और तेज दौड़ने वाले हैं कहा से खरीदते हैं इतने बेहतरीन जानवर ये मरहट्टे यावर त्या सैन्य अधिकाऱ्याने उत्तर दिलं हुजूर ये घोड़े मरहट्टों ने खरीदे हुए नहीं है ये सारे के सारे घोड़े हमारे ही वो चुरा के लेके गए हैं अधिकाऱ्याच्या ह्या उत्तरावर बहादूर खान गप्प राहिला ज्यावेळी सगळी फौज मराठ्यांच्या पाठलागावर गेली होती त्यावेळी इकडे बहादूरगडावर फक्त पन्नास शंभर सैनिक आणि बाजार बुणगेच होते ज्यावेळी बहादूर खान मराठ्यांच्या पाठलागावर निघाला त्याचवेळी सात हजार घोडेस्वरांच्या मराठी फौजेची दुसरी तुकडी घेऊन सरसेनापती हंबीरराव दुसऱ्या दिशेनं दबा धरून बसलेले होते आणि ते बहादूरगडावर येऊन धडकले बहादूरगडाचे दरवाजे उघडेच होते बहादूरगडात त्यावेळी दख्खनचा संपूर्ण महसूल आणि इतर मांडलिकांकडून मिळालेली खंडणीची पूर्ण रक्कम ठेवलेली होती ती सर्व रक्कम अंदाजे एक कोटीच्या आसपास होती याशिवाय तिथं अत्यंत उच्च किमतीचे अत्यंत उच्च प्रतीचे दोनशे अरबी घोडे होते आणि इतरही अनेक मूल्यवान जिन्नस त्या गडीत होते हंबीररावांनी ती संपूर्ण एक कोटीची रक्कम दोनशे अरबी घोडे आणि इतर मौल्यवान वस्तू लुटून फस्त केल्या बहादूरगडात उरलेले पन्नास शंभर मुघली सैनिक केव्हाच हत्यारे फेकून पळून गेले होते आणि इतर बाजार मुंगे हात जोडून उभे होते या घटनेच्या चार पाच दिवस अगोदर स्वराज्याच्या गुप्तहेरांनी बहादूरगडावर ठेवलेल्या खजिन्याबाबत आणि दोनशे अरबी घोड्यांबाबतची माहिती महाराजांना रायगडावर कळवली होती त्यामुळं नऊ हजारांची फौज घेऊन हंबीरराव मोहितेंना महाराजांनी गडाकडे पाठवलं होतं हंबीरराव मोहितेंनी फौजेचे दोन भाग केले होते एक तुकडी दोन हजाराची तर दुसरी सात हजाराची दोन हजाराच्या छोट्या तुकडीनं एका दिशेनं बहादूर खानाला हूल देऊन मुघली फौजेला बहादूरगडापासून दूर नेण्याचं काम केलं तर उरलेल्या सात हजाराच्या तुकडीनं गडाला लुटायचं काम केलं होतं हंबीरराव मोहितेंनी वापरलेल्या गनिमी काव्यात बहादूर खान कोकलताज खाने जंग फिरोज जंग चांगलाच अडकून फसलेला होता तर गनिमी काव्यामुळं स्वराज्यानं एकाही मावळ्याचं रक्त न सांडता कुठलंही युद्ध न लढता स्वराज्यासाठी एक कोटीच्या वर खजिना दोनशे उमदे अरबी घोडे आणि इतर अनेक किमती जिन्नस मिळवले होते तर पंचवीस हजाराची खडी घोडेस्वरांची फौज असणाऱ्या बहादूर खानाचं स्वागत बहादूरगडच्या उरलेल्या राखेनं आणि कोळशानं केलं मराठ्यांनी संपूर्ण बहादूरगडला लुटून किल्ल्याला आग लावून दिली होती बहादूरगडच्या धुरानं बहादूर खानचं तोंड चांगलंच काळवणलं होतं तेव्हापासूनच नगर दौंड भागात आलाय मोठा पेडगावचा शहाणा वेळ घेऊन पेडगावला जाणे पेडगावचं येडं असे अनेक वाक्प्रचार प्रचलित झाले मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद